नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी विषय आहे नागपंचमीचा आध्यात्मिक रहस्य झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे नागपंचमी सणाला अलगत घेती हिंदोळे श्रावण महिन्यात सणांचा महिना म्हटला जातो या महिन्यामध्ये येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी असते नागपंचमीला श्रावण पंचमी असंही म्हणतात नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण साजरा केला जातो मित्रांनो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासून चालत आलेला हा सण महत्वाचा मानला जातो गावातील स्त्रिया या दिवशी एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवाची पूजा करतात किंवा पाटावर हळद चंदनाने नाग नागिन यांचे चित्र काढून त्याला दूध लाह्या आखाडा आणि दुर्वा वाहून पूजा करतात या सणाला विशेषतः गव्हाची खीर बनवली जाते चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते पुरणपोळीही केली जाते या दिवशी स्त्रिया व मुली झाडावर झाडांना झोके बांधून झोके खेळतात फुगडीही खेळतात फेर धरून नागपंचमीची गाणीही म्हणतात स्त्रिया मुली मेहंदी काढतात चलग सये आला नागोबाला पूजा याला हे गदी माडगुळकरांचे गीत पंचमीची रंगत वाढवते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती हो भाऊ प्रत्येक दुःख व संकटातून तरला जाऊ म्हणून हा उपवास केला जातो आपल्याला जर कुठे सर्प आढळून आला त्याला न मारता सर्पमित्रांच्या मदतीने अभयारण्यात सोडावा हे आज नागपंचमीचा आपण दृढ संकल्प करूया रस्त्यात साप गाडीखाली येऊ नये याची काळजी घ्यावी सापामुळे उंदरांची संख्या आटोक्यात राहते तो शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे नागपंचमी सण सण साजरी करण्यामागे मूळ उद्देश सापाविषयी समाजात जनजागृती हा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवून करायला हवे फक्त पूजा करण्याने काही होणार नाही परंतु सापांबद्दल माहिती असणं त्यांची रक्षा करणं किंवा निसर्गाचा समतोल साधण्यासाठी मदत करणं हा या सणामागचा मूळ उद्देश आहे नागपंचमीच्या बाबतीत अनेक प्रथा आणि अनेक कथाही प्रचलित आहेत कथांमध्ये पहिली कथा सांगितली जाते एका राज्यामध्ये गरीब शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये एक मोठं वारूळ होतं एकदा त्यांनी नांगरत असताना ते वारूळ तुटलं आणि त्याचे त्यात असलेले पिल्ले सापाचे मेले नांगर रक्ताने भरलेला दिसला आणि सरपिणीनी ते पाहिलं आणि तिला समजलं की शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिल्लांना मारलेलं आहे सर्पिणींनी त्यांच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाला दंश केला आणि मारून टाकले पुढे सर्पिणीला समजले की याची मुलगी दुसऱ्या ठिकाणी आहे मग तिला चावण्यासाठी म्हणून तिला मारण्यासाठी सर्पिन गेली जेव्हा तिच्याकडे ती पोचली तेव्हा पाहते तर काय पाटावरती नाग साप काढून आणि त्याची पूजा दूध नैवेद्य हा सगळा जी पूजा पाहिली आणि सर्पिन संतुष्ट झाली दूध पिऊन तिला समाधान वाटले मुलगी डोळे बंद करून प्रार्थना करत होती आणि नागिन समोर उभी राहिली मुलगी घाबरली मुलीने विचारलं माझे आई वडील बरे आहेत का कुठे आहेत आई वडील जीवन करण्याचा उपाय तिने विचारला जेव्हा कळालं तिला की आई वडिलांना आणि सर्वांनाच सर्पिणीनी दंश केला आहे तर आई वडिलांना जिवंत करण्याचा उपाय मुलीने विचारला आणि नागिनीने अमृत दिले ती माहेरी आली आणि मुलगी सर्वांना जाऊन अमृत पाजून जिवंत करते वडिलांनी संपूर्ण हकीकत सांगितली मग वडील विचारतात की तू कोणतं व्रत केलंस ते व्रत आम्हाला पण सांग मुलीने सांगितले पूर्ण कशा विधी करायच्या त्या सर्व सांगितल्या आणि या दिवशी विशेष कर ह्या गोष्टी तर जरूर पाळायला हव्या खास कर नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये दुसरं भाज्या चिरू नये तिसरं तव्यावर शिजवू नये चौथा नियम पाळायला हवा तळलेलं खाऊ नये आणि पाचवा नागोबाला स्मरण करावं अथवा नाम नमस्कार करावा जशी तिला नागिन प्रसन्न झाली आणि पुन्हा तिचे सर्व नातेवाईक जिवंत झाले तिच्या जीवनात सुख समृद्धी आली तशी प्रकृती आणि मानवाचं संतुलन जेव्हा आपण साधू तेव्हा आपल्या जीवनात सुद्धा सुख समृद्धी येते नागपंचमीसाठी वेद काळापासून अनेक कथा आहेत यापैकी एक कथा अशी पण आहे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा त्या तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण नाही केले सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी स्वतः करेन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री स्त्री नागपंचमी साजरी करत असते तिसरी आणि शेवटची आख्यायिका अशी पण सांगितली जाते गरुड पुराणमध्ये सांगितलेल्या कथेनुसार एका ब्राह्मणाला सात मुले व सात सुना होत्या श्रावण महिना होता आणि सहा सुना आपापल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी गेल्या सातवी जी लहान सून होती तिला मात्र भाऊ नव्हता आणि ती खूप दुःखी होऊन रडत होती तिला शोक आवरत नव्हता आणि तिला वाटत होतं की मला पण भाऊ असला असता तर मग तिने एक मातीचा साप तयार केला आणि त्या सापाची पूजा केली आणि त्यावेळेला ब्राह्मण रूपात शेषनाग प्रगट झाली आणि ते म्हणाले की चल मी तुला घरी घेऊन जायला आलेलो आहे राखीसाठी तू माझ्यासोबत घरी चल आणि ती सोबत गेली गावाबाहेर जाताच शेषनागाने आपले खरे रूप धारण केले आणि म्हटले तू माझ्या फणावर बस मी तुला पाताळ लोकात घेऊन जातो नाग लोकात जेव्हा ती गेली तिथे नागकन्येला मुले झाली होती अर्थात छोटी छोटी सापाची पिल्ले होती नागदेवता शेष नागाने सांगितलं की इथे तू हळूहळू चाल कारण इथे छोटे छोटे पिल्ले आहेत तर एका सापाच्या शेपटीवर पाय पडला आणि ती शेपटी त्याची तुटली मग ती जेव्हा का वापस आली आपल्या आपल्या सासरी का एक वर्षानंतर ते सापाचं पिल्लू जेव्हा मोठं झालं तो आपल्या आईला विचारत होता माझं शेपूट कसं काय तुटलं आईने सांगितलं पृथ्वी तलावरून तुझी आत्या आली होती तिचा पाय पडला आणि मग तुझी शेपटी तुटली त्याला खूप राग येतो आणि तो तिला मारण्यासाठी पृथ्वी लोकावर जातो आणि जेव्हा पाहतो पृथ्वी लोकात जेव्हा पोचतो तिथे ती पूजा करत असते सापाची दूध आणि खीर प्रसाद ठेवलेला असतो आणि ते सर्व पाहिल्यानंतर वडिलांचं चित्र ठेवून पूजा चालू आहे हे पाहिल्यानंतर तो सापाचं पिल्लू आशीर्वाद देतो की जे पण आजच्या दिवशी सर्प चित्राची अथवा सापाची पूजा करेल त्याच्या जीवनामध्ये अकाले मृत्यू कधीही येणार नाही सर्प दोषनी हानी होणार नाही आणि घरामध्ये धनधान्य भरपूर राहील वास्तविकता प्रकृतीच्या सानिध्यामध्ये प्रकृती आणि मनुष्य याचं संतुलन ठेवण्यासाठी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो प्रकृतीच्या प्रत्येक वस्तूला सन्मान देण्याचे प्रतीक म्हणजेच नागपंचमी जसा चंद्राचा आकार थोडा थोडा वाढत जातो तेव्हा पंचमीला सुद्धा हे जे वाढ होते त्यामुळेच नागपंचमी अर्थात वृद्धीचं प्रतीक आहे ह्या दोन प्रतीकांसोबतच स्कंद पुराण अनुसार नागपूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं स्कंद पुराण स्पष्ट व्यतीत करत आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी या नागपंचमीच्या उत्साहामध्ये आपल्या काही सूक्ष्म आध्यात्मिक गोष्टींना लक्षात ठेवून प्रकृती आणि सर्प यांची रक्षा करायला हवी नागपंचमीची पूजा करत असताना महिला हळदी कुंकू जलपात्र धूप खीर फळ दूध या सर्वांचा वापर करतात आणि म्हणून जेव्हा ते करत असतात तेव्हा सुरुवातीला म्हणतात ओम माधवाय नमः ओम श्री नारायण नमः दीप प्रज्वलित करतात आणि मग दीप प्रज्वलित करण्यामागे प्रतीक आहे आत्मज्योती जागृत ठेवणं भावार्थ इतकाच आहे संपूर्ण नागपंचमीचा भावार्थ सूक्ष्म आहे निसर्ग प्रकृती सृष्टीचा समतोल सांभाळण्यासाठी प्रकृतीचे संतुलन मानव बिघडवतो तर नियंत्रणही मानवच करू शकतो नागरक्षेसाठी हा विशेष उत्सव साजरा केला जातो नागामुळे शेतीमध्ये उंदीर नियंत्रणात येतात निसर्ग जीव शृंखला ठीक राहते आपण प्रकृतीला सहयोग दिला तर प्रकृतीही आपल्याला निश्चितच मदत करते आणि ह्या सर्व भावार्थांना घेऊन आपण उत्साहात नागपंचमी साजरी करूया नागपंचमी सणाला अलगत झोके अर्थात झोके सुद्धा हलकेपणाची निशानी आहे आपण आपल्या जीवनात बघा झोका जर दोन्ही बाजूनी व्यवस्थित सेम लेंथनी बांधलेला असेल लांबी सारखी असेल तर झोक्यावरती आनंद येईल एक दोरी वर बांधलेली आहे एक दोरी खाली आणि झोका वाकडा असेल तर त्यावरती झुलण्यामध्ये आनंद येणार नाही तर आपल्या सर्वांना जीवनामध्ये सुद्धा समतोल साधण्याचा एक संदेश देणारा हा नागपंचमीचा सण आहे आणि उत्साहात साजरी करायचा आहे जेव्हा झोका घेतला जातो तेव्हा एक पाय किंवा दोन्ही पायांनी जमिनीला स्पर्श करून वेग घेण्याचा प्रयत्न केला जातो तसंच जीवनामध्ये जगत असताना सुद्धा देह आणि देहाच्या दुनियेपासून अलिप्त आणि न्यारं आपल्याला होता आलं पाहिजे आणि थोडासा टच करून आपण आपल्या जीवनाला जेव्हा हलके राहाल न्यारे आणि ईश्वराचे प्रिय राहाल तर निश्चित आपलं जीवन सुखकर होणार आहे चला तर मग खरी नागपंचमी आपण साजरी करूया आध्यात्मिक अर्थाला जीवनात आचरणात आणूया आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्ते